श्री नवनाथ भक्तिसार अध्याय सहावा या अध्यायाचं पठन केल्यास शत्रूच्या मनातील सर्व कपट बाधा नाहीशी होते आणि शत्रू देखील वाचकाचा मित्र होतो अध्यायाला सुरुवात होत आहे बारा मल्हार या पवित्र स्थानी मचिंद्रनाथाने अष्टभैरवादिकांशी युद्ध करून त्यांची खच्ची करून देवीचा प्रसाद मिळविला नंतर कार्तिक स्वामींचे दर्शन करून कोकणात कुडाळ प्रांतात अडूळ गावात येऊन राहिला त्या गावाबाहेर असलेल्या महाकालिका दैवताच्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ गेला हे कालिका दैवत फार कडक असून शंकराच्या हातातल्या कालिका अस्त्राची तिथे स्थापना केलेली आहे त्या अस्त्राने पुष्कळ दैत्यांचा वध केला म्हणून शंकर प्रसन्न होऊन त्या अस्त्ररूपी कालिकेस वरदान देण्यास तयार झाला तेव्हा तिने वर मागून घेतला ती म्हणाली हे प्रभू आजपर्यंत मला सांगितलेली सर्व कामे मी केली आजपासून आता मला इथे विश्रांती घेऊ द्यावी तिच्या मर्जीप्रमाणे शंकरांनी देवीची त्या ठिकाणी स्थापना केली त्या देवताच्या दर्शनासाठी एक वेळेस मच्छिंद्रनाथ देवळात गेला त्याने देवीचे दर्शन घेतले आणि देवीची प्रार्थना केली हे माते मी मंत्र काव्य केले आहे त्याला तुमचे सहाय्य असावे आणि माझ्या हातून माझी कवित्व शक्ती गौरवून वरदान देऊन तुम्ही तिचे महत्व वाढवावे परमचंद्रनाथांनी केलेली प्रार्थना ऐकून देवी रागावली आधीच त्या अस्त्रास म्हणजे देवीस फार श्रम झाले होते त्यात मच्छिंद्रनाथाचे असले बोलणे ऐकून ते तिला अगदी प्रलयाग्नीसारखे वाटले तिला अत्यंत राग आला ती रागामध्ये म्हणाली अरे नष्टा अनिष्टा पतिता मला शिवकार्याने फार श्रम झाले आहेत आणि असं असताना तू मला आणखी त्रास देऊ पाहतोस तू कवित्व विद्या तयार करून माझ्याजवळ वरदान मागतो आहेस पण हा वर माझ्या शांततेत विघ्न होत आहे हे निवांत स्थान पाहून मी इथे येऊन राहिले आता तुम्हाला त्रास देण्यास आला आहेस तर आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून दूर हो नाहीतर तुला मी शासन करीन अरे अरे मी शंकराच्या हातातील अस्त्र तुझ्या हातात देईल की काय आणि मला बोलताना तुझ्या मनात शंका तरी कशी आली नाही आता तू इथून तुझे तोंड काळे कर नाहीतर फुकट मरशील ते बोलणे ऐकून मथिंद्रनाथ देवीला म्हणाला मी प्राणास मुकेन ही गोष्ट अगदीच अशक्य आहे सूर्यबिंब अगदी लहान असतं परंतु ते त्रिभुवन प्रकाशित करत त्याप्रमाणे मी माझा प्रताप दाखवून तुला एका क्षणा जिंकीन त्यावर अंबा त्याला म्हणाली हे भ्रष्टा तू कान फाडून हातात कंकण घालून आणि कपाळाला शेंदूर फासून आलायस पण मी या धमकावणीला घाबरणार नाही अरे तुझा जन्म मला ठाऊक आहे बोलून चालून तू कोळ्याचा मुलगा ना मासे मारून पोट भरायचे सोडून तू हे काय करतोस तुझ्यासारख्या दरिद्र माणसाला ही अस्त्रविद्या काय करायची हा अरे आंधळ्याला सौंदर्याचा काय उपयोग तुला वाटत असेल की मी मोठा प्रतापी आहे मी भूताबळ वश केली आणि तशीच मी देवीही वश करून घेईल पण ते शक्य नाही मी शिव अस्त्र आहे जरा वाकडी नजर केली तर साऱ्या ब्रह्मांडाचा नाश करीन आणि तेव्हा तू माझ्या समोर कसली प्रौढी दाखवतोस देवीचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला देवी मी सांगतो ते ऐक बळी वामनाला असाच शूद्र समजत होता परंतु त्यालाच शेवटी पाताळ लोक पाहावा लागला मच्छिंद्रनाथाचे हे बोलणे ऐकून देवीला अत्यंत राग आला ती त्याला म्हणाली तुझ्यामध्ये कोणती शक्ती आहे त्याचा प्रताप मला दाखव तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला तू शंकराच्या हातामध्ये राहून कोणती कामे केलीस ते मला दाखव तेव्हा मी तुला माझी शक्ती दाखवतो मला आता तुझी शक्ती पाहायची आहे अशा तऱ्हेने दोघही ती इरेला पेटली मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून भद्रकाली सिंहासारखी आरोळी मारून आकाशात प्रगट झाली आणि विजेच्या कडकडाटाप्रमाणे भयंकर आवाज ऐकू आला जोगाड्या आता आपला प्राण वाचव आपल्या गुरुचे स्मरण कर अरे ही कालिका आज पृथ्वी नष्ट करण्यास निघाले आहे आता तुझा निभाव कसा लागेल ते बघ ते बघ अशा तऱ्हेनं बरीच भाषा ऐकून घेतल्यावर मच्छिंद्रनाथ तिला म्हणाला तू नुसती बडबड करू नको तू दंश जरी केला तर तुला मी मारीन आणि असं म्हणून त्यानं हातात भस्म घेतलं आणि वासव शक्ती मंत्र जपून ते आकाशात फेकलं त्याबरोबर दैदिप्यमान वासवशक्ती तत्काळ प्रगट झाली सूर्याच्या हातचे वासवास्त्र आणि शिवाच्या हातचे कालिकास्त्र एकमेकांवर प्रहार करीत होते कालिकेने वासव शक्तीचा पाडाव केला आणि मोठ्या आवेशानं ती नाथावर चालून आली हे नाथाच्या लक्षात येताच त्याने पुन्हा भस्म घेऊन एकादश रुद्र मंत्र सिद्ध करून फेकताच ताबडतोब रुद्र प्रकट झाले ते भयंकर रुद्र पाहताच कालिकेचे तेज फिके पडले ताबडतोब तिने त्याची स्तुती केली त्यामुळे ते जरा सौम्य झाले हे पाहताच मच्छिंद्रनाथाने वज्रास्र व धुमास्त्र ही अस्त्रे सोडली परंतु त्यांचा काही प्रभाव पडेना कारण कालिकेने धुमास्त्र गिळून टाकले आणि वज्रास्त्र शैल पर्वतावर आपले यामुळे तो पर्वत फुटून गेला याची साक्ष आज तागायत हिंदुस्थानात आहे दोन्ही अस्त्रांचा पाडाव झालेला पाहून मचिंद्रनाथाने वाताकर्षणाची योजना केली त्या वातास्त्राचे इंगित त्याला साधले होते दत्तात्रेयाच्या कृपाप्रसादाने मचिंद्रनाथास वाताकर्षणाचा लाभ झाला होता त्या अस्त्राचे सहाय्य घेऊन त्याने कालिका देवीवर प्रहार केला त्याबरोबर तिच्या देहाचे चलनबलन थांबले आणि देवी विकल झाली ते आकाशातून जमिनीवर आदळली आणि बेशुद्ध झाली हा सर्व प्रकार पाहून देवदानवांना सुद्धा मोठे आश्चर्य वाटले कालिकेचे प्राण जाऊ लागले तेव्हा तिने शंकराचा दावा केला तो ऐकताच भगवान शंकरांनी हा सर्व खेळ आहे हे ओळखले लगेचच नंदीवर बसून ते त्या ठिकाणी आले शंकराला पाहून मच्छिंद्रनाथाने त्यांच्या पायावर डोके ठेवले मग शंकराने त्याला पोटाशी धरून कडकडून मिठी मारली व प्रताप दाखवून अस्त्र जिंकल्याबद्दल त्याची प्रशंसा केली तेव्हा नाथाने शंकरास सांगितले बद्रिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन दत्तात्रयाकडून मला मंत्र वास्त्रविद्या वगैरे सर्व शिकविले त्याच कृपेचा हा प्रताप आहे त्यावर शंकर मच्छिंद्रनाथाला म्हणाले सध्या ते राहू दे तू आधी कालिका देवीला सावध कर त्यावर नाथ म्हणाले तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकावर ठेवा प्रभू ते तुझी इच्छा काय आहे असे शंकराने त्याला विचारले त्यावर तो म्हणाला जशी शुकाचार्याने संजीवनी विद्या कच्याला दिली प्रमाण साबरी विद्येचे तुम्ही माझ्याकडून कवित्व करविले तसा वर देऊन मला कालिकास्त्र द्यावे तुमच्या हाती राहून कालिकेने जशी कामं केली माझ्या हातात राहून करावी व पुढे मंत्र तिने मला उपयोगी पडावे असा जर मला आपण वर द्याल तर मी नित्य समाधानी वृत्तीने राहीन मच्छिंद्रनाथाचे हे मागणे ऐकून शंकर म्हणाले तू प्रथम कालिकेस उठव तिला मी सर्वस्वी तुझ्या स्वाधीन करतो आणि मीही तुला सर्व प्रकारे मदत करीन अशी शपथ घेतो मच्छिंद्रनाथ शंकराच्या पाया पडला वातास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकून वाताकर्षण अस्त्र काढून घेतले त्यामुळे देवी सावध होऊन उठून बसली चोहीकडे पाहू लागली तोच शंकरांना तिने पाहिले मग चटकन उठून तिने त्यांच्या पाया पडली तुम्ही मला जीवदान दिले असे म्हणून तिने त्यांची स्तुती केली त्यावर शंकर तिला म्हणाले माझे एक तुझ्यापाशी मागणी आहे तेवढे तू मला दे म्हणजे मी तुला एक नागरत्न देईन देवीने शंकराला त्याचा हेतू विचारला तेव्हा शंकर म्हणाले माझ्या हातात राहून तू बरेच दिवस राहिलीस पण आता तो जगाच्या कल्याणासाठी मच्छिंद्रनाथाला सहाय्य करावे एवढे माझे मागणे आहे शंकराचे बोलणे ऐकून तिला हसू आले ती म्हणाली मी तुमच्या पायाची दासी आहे तुमची ही आजोबाची भाषा कशासाठी मला तुमची आज्ञा मान्य आहे जिकडे पाठवाल तिकडे मी जाईल मग तिने मच्छिंद्रनाथाला बोलावले तो येताच देवीने प्रेमभराने त्याला आलिंगन दिले व तुला सहाय्य करीन असे वचन देऊन त्याचे समाधान केले मच्छिंद्रनाथ व शंकर यांना देवीने तेथे तीन रात्री ठेवून घेतले चौथ्या दिवशी देवीला विचारून शंकर कैलासाला व मच्छिंद्रनाथ गदा तीर्थाला हरेश्वरला गेले अध्याय सहा